ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय अठरावा भिन्न भिन्न वर्षांचे वर्णन श्री शुक म्हणाला भद्राश्व वर्षामध्ये धर्मपुत्र भद्रस्रवा आणि त्याचे मुख्य मुख्य सेवक भगवान वासुदेवांच्या हयग्रीव नावाच्या धर्ममय प्रिय मूर्तीला अत्यंत समाधीनिष्ठेने हृदयात स्थापित करून या मंत्राचा जप करीत अशा प्रकारे स्तुती करतात भद्रस्रवा आणि त्यांचे सेवक म्हणतात ओम नमो भगवती धर्मायात्म विशोधनाय नमाहिती म्हणजे चित्त शुद्ध करणाऱ्या ओंकार स्वरूप भगवान धर्माला नमस्कार असो अहो भगवंताची लीला मोठी विचित्र आहे ज्यांच्यामुळे हा जीव संपूर्ण लोकांचा संहार करणाऱ्या काळाला पाहूनही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तुच्छ विषयांचे सेवन करण्यासाठी पापमय विचारात गुंतून आपल्याच हाताने पुत्र पिता इत्यादींची मृत शरीरे जाळूनही स्वतः जिवंत राहण्याची इच्छा करतो हे जन्मरहित प्रभू विद्वान लोक जग नश्वर आहे असे म्हणतात आणि सूक्ष्मदर्शी आत्मज्ञानी असे पाहतात सुद्धा तरी आपल्या मायेने लोक मोहित होऊन जातात आपण अनादी आहात आणि आपली कृते मोठी आश्चर्यकारक आहेत मी आपणास नमस्कार करतो परमात्मन आपण अकर्ते आणि मायेच्या विरहित आहात तरी सुद्धा जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय ही आपलीच कर्मे मानली गेली आहेत ते ठीकच आहे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही कारण सर्वात्म रूपाने आपणच सर्व कार्यांचे कारण आहात आणि या कार्यकारण भावापेक्षा आपले शुद्ध स्वरूप सर्वथैव वेगळे आहे आपले शरीर मनुष्य आणि घोडा यांचे संयुक्त रूप आहे प्रलय काळामध्ये जेव्हा तमोगुणी दैत्यांनी वेद सोडून नेले होते त्यावेळी ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यावरून आपण ते रसातळातून आणून दिले होते अशी अमोघ लिला करणाऱ्या सत्य संकल्प आपणास मी नमस्कार करीत आहे हरिवर्ष खंडामध्ये भगवान नृसिंह रूपाने राहतात त्यांनी हे रूप कोणत्या कारणाने धारण केले होते त्याचे पुढे सातव्या स्कंदामध्ये वर्णन केले जाईल भगवंताच्या त्या प्रिय रूपाची महाभागवत प्रल्हाद त्या वर्षातील इतर पुरुषांसह निष्काम आणि अनन्य भक्तिभावाने उपासना करीत आहे प्रल्हाद हा महापुरुषांना योग्य अशा गुणांनी संपन्न आहे तसेच त्यांनी आपल्या शील आणि आचरणाने दैत्य आणि दानवांच्या कुळांना पवित्र केले आहे तो या मंत्राचा जप करून स्तुती करतो ओम नमो भगवते नरसिंहाय नमस्ते ते जसे भव वज्र नख वज्रद्रष्ट कर्माशयान रंधय रंधय तमो ग्रस ग्रस ओम स्वहा अभयम अभयमात्मनी भुजिष्ठा ओम क्षोम म्हणजेच ओंकार स्वरूप भगवान श्री नरसिंह देवाना नमस्कार असो आपण अग्नि इत्यादी तेजांचेही तेज आहात आपणास नमस्कार असो हे वज्र नखा हे वज्र द्रष्टा आपण आमच्या समोर प्रकट व्हावे प्रकट व्हावे आमच्या कर्मवासना जाळून टाका जाळून टाका आमचा अज्ञानरूपी अंधकार नष्ट करा नष्ट करा ओम स्वहा अभयदान देत आमच्या अंतकरणात प्रगट व्हा ओम स्रोम हे नाथ विश्वाचे कल्याण होऊ दुष्टांची बुद्धी शुद्ध होऊ सर्व प्राण्यांमध्ये एकमेकांमध्ये सद्भावना उत्पन्न होऊ सर्वजण एकमेकांचे हितचिंतन करत आमचे मन शुभ मार्गात प्रवृत्त होऊ आणि आम्हा सर्वांची बुद्धी निष्काम भावाने भगवान श्रीहरींमध्ये प्रवेश करू घर स्त्री पुत्र धन आणि बंधू बांधवांमध्ये आमची आसक्ती नसो आणि ती उत्पन्न होणार असेल तर केवळ भगवंताच्या प्रेमी भक्तामध्येच होवो जो संयमी पुरुष फक्त शरीर निर्वाहापुरत्या अन्न वगैरेने संतुष्ट राहतो त्याला जशी शीघ्र सिद्धी प्राप्त होते तशी इंद्रिय पुरुषाला होत नाही त्या भगवत भक्तांच्या संगतीने भगवंताचे तीर्थतुल्य पवित्र चरित्र ऐकायला मिळते जे त्यांची असाधारण शक्ती आणि प्रभावाचे सूचक आहेत त्यांचे वारंवार सेवन करणाऱ्यांच्या कानातून भगवंत हृदयामध्ये प्रवेश करतात आणि त्यांचे सर्व प्रकारचे शारीरिक आणि मानसिक मळ नष्ट करतात अशा भगवत भक्तांची संगत कोण करू इच्छिणार नाही ज्या पुरुषाची भगवंतामध्ये निष्काम भक्ती आहे त्याच्या हृदयात सर्व देवता धर्म ज्ञान इत्यादी संपूर्ण सद्गुणांसह नेहमी निवास करतात परंतु जो भगवंताचा भक्त नाही त्याच्यामध्ये महापुरुषांचे गुण कुठून येऊ शकतील बरे तो तर निरनिराळे संकल्प करून नेहमी बाहेरच्या तुच्छ विषयांच्या मागेच धावत असतो ज्याप्रमाणे माशांना पाणी अत्यंत प्रिय त्यांच्या जीवनाचा आधारच असते त्याचप्रमाणे साक्षात सुद्धा समस्त देह धारण करणाऱ्यांचे प्रियतम आत्मा आहेत जर कोणी महत्वाभिमानी पुरुष त्यांचा त्याग करून घरामध्येच आसक्त होईल तर त्या अवस्थेत स्त्री पुरुषांचा मोठेपणा फक्त वयाच्या आधारावरच मानला जाईल गुणांच्या दृष्टीने नाही म्हणून तुम्ही लोभ राग द्वेष क्रोध अभिमान इच्छा भय दिनता आणि मानसिक संतापाचे मूळ असलेल्या तसेच जन्म मरणरूप संसार चक्रात ओढणाऱ्या घर इत्यादींचा त्याग करून भगवान नृसिंहाच्या निर्भय चरणकमलांचा आश्रय घ्या केतुमाल वर्षामध्ये लक्ष्मीच्या आणि संवत्सर नावाच्या प्रजापतीचे पुत्र आणि कन्या यांचे कल्याण करण्यासाठी भगवान कामदेव रूपाने निवास करतात रात्रीच्या अभिमानी देवतारूप कन्या आणि दिवसाच्या अभिमानी देवतारूप पुत्रांची संख्या मनुष्याच्या शंभर वर्षांच्या आयुष्याच्या दिवस रात्री इतकी म्हणजे छत्तीस छत्तीस हजार वर्ष आहे आणि तेच त्या वर्षाचे अधिपती होत परमपुरुष श्री नारायणांच्या श्रेष्ठ अस्त्र सुदर्शन चक्राच्या तेजाला त्या कन्या घाबरतात म्हणून प्रत्येक वर्षाच्या शेवटी त्यांचे गर्भपात होतात भगवान आपल्या लालित्यपूर्ण गतीविलासाने सुशोभित मधुर मधुर हास्याने मनोहर लीलापूर्ण आकर्षक कटाक्षाने थोड्याशा उंचावलेल्या सुंदर भुव्यांच्या देखण्या छटेने मुखारविंदाचे अमाप सौंदर्य प्रकट करून सौंदर्य देवी लक्ष्मीला अत्यंत आनंदित करीत स्वतःही आनंदत होतात परमसमाधी योगाने श्री लक्ष्मी भगवंताच्या त्या मायामय स्वरूपाचे रात्रीच्या वेळी प्रजापती संवत्सराच्या कन्यासह आणि दिवसा त्यांच्या पतीसह आराधना करते आणि या मंत्राचा जप करते ओम राम रीम रूम ओम नमो भगवते ऋषिकेशाय जो इंद्रियांचा नियंत्रक आणि संपूर्ण श्रेष्ठ वस्तूंचे उत्पत्ती स्थान आहे क्रियाशक्ती ज्ञानशक्ती आणि संकल्प निश्चय इत्यादी चित्ताचे धर्म व त्यांच्या विषयांचे अधिपती आहेत अकरा इंद्रिय व पाच विषय या सोळा कलांनी युक्त आहेत जे वेदोक्त कर्मांनी प्राप्त होतात जे अन्नमय अमृतमय आणि सर्वमय आहेत त्या मानसिक इंद्रिय विषयक आणि शारीरिक बलस्वरूप अशा परमसुंदर भगवान कामदेवांना ओम राम ह्रीम ह्रूम या बीज मंत्रासह सर्व बाजूनी नमस्कार असो आपण इंद्रियांचे आधीश्वर आहात निरनिराळ्या कठोर व्रतानी स्त्री आपलीच आराधना करून अन्य लौकिक पतीची इच्छा करतात परंतु त्या त्यांचे प्रिय पुत्र धन आणि आयुष्याचे रक्षण करू शकत नाहीत कारण त्या स्वतःच परतंत्र आहेत जो स्वतः सर्वथा निर्भय आहे आणि दुसऱ्या भयभीत लोकांचे सर्व प्रकारे रक्षण करू शकतो तोच खरा पती होईल असे पती एकमात्र आपणच आहात एकापेक्षा अधिक ईश्वर मानले तर त्यांना एकमेकांपासून भय असण्याची शक्यता असते म्हणून आपण आपल्या प्राप्तीपेक्षा अधिक दुसरा कोणताही लाभ मानित नाही हे भगवान जी स्त्री आपल्या चरण कमलांचे पूजन करण्याची इच्छिते अन्य कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाही तिच्या सर्व कामना पूर्ण होतात परंतु जी कोणतीही एक कामना घेऊन आपली उपासना करते आपण तिला केवळ तेवढीच वस्तू देता आणि भोग समाप्त झाल्यावर ती वस्तू जेव्हा नष्ट होते तेव्हा तिच्यासाठी तिला दुःख करावे लागते हे अजिता इंद्रिय सुखाची अभिलाषी ब्रह्मदेव रुद्र इत्यादी समस्त सुरासुरगण माझ्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करीत राहतात परंतु आपल्या चरण कमलांचा आश्रय करणाऱ्या भक्तांशिवाय मला कोणी प्राप्त करून घेऊ शकत नाही कारण माझे मन फक्त आपल्यातच लागून राहिले आहे हे अच्युत आपण आपल्या ज्या वंदनीय करकमलांना भक्तांच्या मस्तकांवर ठेवता तेच माझ्याही मस्तकावर ठेवा हे वरण्य आपण मला केवळ श्री वच्छलांचन रूपाने आपल्या वक्षस्थळावरच धारण करता आपण सर्व समर्थ आहात आपण आपल्या मायेने ज्या लिला करता त्यांचे रहस्य कोण जाणू शकेल भगवंतांनी रम्यक वर्षामध्ये तेथील अधिपती मनूला पूर्वी आपले परमप्रिय मत्स्यरूप दाखवले होते अजूनही मनू भगवंताच्या त्या रूपाची मोठ्या भक्तिभावाने उपासना करतो आणि या मंत्राचा जप करी स्तुती करतो ओम नमो भगवते मुख्य मुख्यतमाय नमहा सत्वाय प्राणाय जसे सहसे बलाय महामत्स्याय नमहा इति म्हणजे सत्वप्रधान मुख्य प्राण सूत्रात्मा तसेच मनोबल इंद्रियबल आणि शरीरबल स्वरूप अशा सर्वश्रेष्ठ भगवान महामच्छांना वारंवार नमस्कार असो प्रभो नट ज्याप्रमाणे कठपुतळ्यांना नाचवतो त्याचप्रमाणे आपण नामाच्या दोरीने संपूर्ण विश्व आपल्या अधीन करून नाचवीत आहात म्हणून आपणच सर्वांचे प्रेरक आहात लोकपाल सुद्धा आपल्याला पाहू शकत नाहीत परंतु आपण सर्व प्राण्यांच्या आत प्राणरूपाने आणि बाहेर वायुरूपाने नेहमी संचार करीत असता वेद आपलाच महान शब्द आहे एकदा इंद्रादी इंद्रियाभिमानी देवताना प्राणस्वरूप आपल्याबद्दल मत्सर निर्माण झाला तेव्हा आपण बाजूला झाल्यावर ते स्वतंत्रपणे किंवा एकमेकात मिसळून सुद्धा मनुष्य पशु सर्प स्थावर जंगम इत्यादी जितकी शरीरे दिसतात त्यांच्यापैकी कोणाचेही पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा रक्षण करू शकले नाहीत हे अजन्मा प्रभू सर्व वनस्पती आणि वेलींचा आश्रय असलेल्या या पृथ्वीला घेऊन आपण माझ्यासह मोठमोठ्या उत्तुंग लाटांनी युक्त प्रलयकालीन समुद्रामध्ये मोठ्या उत्साहाने विहार केला होता आपण संसारातील सर्व प्राणी समुदायाचे नियंते आहात माझा आपणास नमस्कार असो हिरणमयी वर्षामध्ये भगवान कासवाचे रूप धारण करून राहतात तेथील निवासी लोकांसह पित्रराज अर्यमा भगवंताच्या त्या प्रियतम मूर्तीची उपासना करतात आणि या मंत्राचा निरंतर जप करीत स्तुती करतात ओम नमो भगवते अकुपाराय सर्व सत्वगुण विशेषणाय अनुपलक्षित स्थानाय नमो वर्षमने नमो भ्रुमे नमो नमो व स्थानाय नमस्ते म्हणजेच जे सत्वगुणाने युक्त आहेत ज्यांचे ठिकाण निश्चितपणे कळत नाही तसेच जे काळाच्या कक्षेच्या बाहेर आहेत त्या सर्व व्यापक सर्वाधार भगवान कच्छपना वारंवार नमस्कार असो अनेक रूपांमध्ये प्रथित होणारा हा दृश्य प्रपंच जरी मिथ्या आहे असे वाटत असले म्हणून याची वस्तुता काही मोजमाप नाही तरी सुद्धा हे मायेने प्रकाशित होणारे आपले स्वरूप आहे अनिर्वचनीय रूप अशा आपणास माझा नमस्कार असो आपण एकमात्र असूनही जरायुज स्वेदज अंडज उद्भीज सावर जंगम देव ऋषी पितृगण भूते इंद्रिये स्वर्ग आकाश पृथ्वी पर्वत नदी समुद्र द्वीप ग्रह तारे इत्यादी वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहात आपण असंख्य नामे रूपे आणि आकृतीने युक्त आहात कपिल मुनी इत्यादी विद्वानांनी आपल्यामध्ये ज्या चोवीस तत्वांच्या संख्येची कल्पना केली आहे ती ज्या तत्वदृष्टीचा उदय झाल्यावर निवृत्ती होते ती सुद्धा वास्तविक आपलेच स्वरूप आहे अशा सांख्य सिद्धांत स्वरूप आपणास माझा नमस्कार असो उत्तर कुरु वर्षामध्ये भगवान यज्ञपुरुष वराहमूर्ती धारण करून विराजमान आहेत पृथ्वीदेवी तेथील निवासी लोकांसह त्यांच्या अचल भक्तिभावाने उपासना करीत या परमोत्कृष्ट मंत्राचा जप करीत स्तुती करते ओम नमो भगवते मंत्रतत्व लिंगाय यज्ञ क्रतवे महाद्वरावयवाय महापुरुषाय नमः कर्मशुक्लाय त्रियुगाय नमस्ते म्हणजे ज्यांचे तत्व मंत्रामुळे जाणले जाते ते यज्ञ आणि क्रतुरूप आहेत तसेच मोठमोठे यज्ञ ज्यांचे अंग आहेत त्या शुद्ध कर्मामय त्रियुगमूर्ती पुरुषोत्तम भगवान वराहांना वारंवार नमस्कार असो पृथ्वीच ज्याप्रमाणे अर्निरूप लाकडाच्या वणक्यात लपलेल्या अग्नीला मंथन करून प्रगट करतात त्याचप्रमाणे कर्मासक्ती आणि कर्मफलाच्या कामनेने झाकून गेलेल्या ज्यांच्या रूपाला पाहण्याच्या इच्छेने परमप्रवीण पंडित आपल्या विवेकयुक्त मनोरूप मंथन काष्टाने शरीर आणि इंद्रियांना घुसळतात अशा प्रकारे मंथन केल्यावर आपले स्वरूप प्रकट करणाऱ्या आपणास नमस्कार असो विचार तसेच यमनियमादी यौगिक साधनांमुळे ज्यांची बुद्धी निश्चयात्मक झाली आहे ते महापुरुष द्रव्य क्रिया हेतू अयन ईश्वर आणि कर्ता इत्यादी मायेची कार्ये पाहून ज्यांच्या वास्तविक स्वरूपाचा निश्चय करतात अशा माईक रूपांखेरीज असलेल्या आपणास वारंवार नमस्कार असो जसे लोखंड जड असूनही लोहचुंबकाच्या सान्निध्यात आल्यावर हालचाल करते त्याचप्रमाणे ज्या सर्व साक्षी असलेल्याच्या इच्छेने जी स्वतःसाठी नव्हे तर सर्व प्राण्यांसाठी असते ती प्रकृती आपल्या गुणांनी जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करीत असते अशा संपूर्ण गुणांचा आणि कर्मांचा साक्षी असणारे आपणास नमस्कार असो आपण जगताचे कारणीभूत वर आहात ज्याप्रमाणे एक हत्ती दुसऱ्या हत्तीला आपडतो त्याचप्रमाणे आपण हत्तीप्रमाणे क्रीडा करीत युद्धामध्ये आपला प्रतिद्वंदी हिरण्याक्ष दैत्याला ठार करून आपल्या दाढीच्या टोकावर मला ठेवून रसातळातून प्रलयसागराच्या बाहेर आला होता अशा सर्व शक्तिमान प्रभूला मी वारंवार नमस्कार करते या ठिकाणी अठरावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू